चांद फिटवर चांद चांदून्या घातीला बाज चांदून्या घातीला बाज बाजेव कोण देवनी जय गो कृष्ण देवनी देव गो राधाबाई गाणी देवा राधाबाई राधाबाई गाणी देवा राधाबाईचे वटीन काय गो कृष्णाच्या गौलनी वा राधाबाई गुणाच्या गवल्यानी बाई मालनी मल्यान गे लगबाई मालनी मल्यान गेल्या मालनी मल्यान गे लगबाई फुलांचा करून टाके लगबाई फुलांचा करुणा के नागबाई मौलीचे पुल्लेला ने नागबाई मौलीचे पुल्लेला नेला हौलूबाई बाई तुझे चरात नव्हता